श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग श्री वसिष्ठ म्हणाले हे रामा सर्व एक चितच असल्यामुळे आणि हे सर्व जगत अज्ञान ब्रह्मच असल्यामुळे <clears throat> ब्रह्माला जाणले असता हे स्थावर जंगमात्मक जगत काही नाही व काही भूतत्वास प्राप्त झालेले नाही असे जाण हे सर्व जीवादिक जेथे भावाभावात्मक कल्पनाच नाही असे ब्रह्म आहे मग वृथा इच्छा कशाला करतोस रज्जूच्या ठिकाणी भासलेल्या सर्पापासून जसा सर्प प्राप्त होत नाही त्याप्रमाणे देह व बाह्य विषय यांच्याशी हा मी व हा माझा असा जो संबंध मनात स्फुरतो तो विचार करूनही सापडत नाही अज्ञात आत्माच भ्रमत्वास प्राप्त झाला आहे त्याला जाणले की तोच आत्मत्वास प्राप्त होतो तो सर्व ज्ञानांची सीमा आहे विषयरूपी मलाचा आश्रय केलेल्या चितलाच लोकात अविद्या असे म्हटले जाते पण तीच विषयरहित झाली की सर्व उपाधी शून्य होऊन आत्मत्वास प्राप्त होते पुरुष चित्तीशी तादात्म्य पाहून चित्तमय होतो यामुळे चित्त नष्ट झाले की तोही नष्ट होतो जोवर घट असतो तोवरच घटाकाश असते त्याप्रमाणे चित्त स्थित असते तोवरच तो स्थित असतो लहान मुलाप्रमाणे चित्त जाऊ लागले असता तोही चित्ताबरोबर आपण जात आहो असे मानतो चित्त स्थिर झाले की तोही स्थित होतो त्याप्रमाणे भ्रांत झालेले चित्तच व्याकुळ झालेला मी आहे असे हा आत्मा पाहतो स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात कोळी आपल्याला जसा बांधून घेतो त्याप्रमाणे चित्त वासना आतल्यात आतल्या आत आपल्यालाच बांधून घेते आणि विवेकशून्यपणाने आपणच आपल्याला बांधत आहो हे त्याला कळतही नाही श्री रामाने म्हटले हे प्रभू स्थावरादी शरीरांचा आश्रय केलेला व अत्यंत घनरूप झालेला अविवेक कसा राहतो अविवेकाच्या परमावधीस प्राप्त झालेल्या स्थावरात चित्ताची स्थिती कशी होते श्री वसिष्ठ म्हणाले रामा मन या स्वरूपापासून च्युत झाले च्युत झालेले लीनही न झालेले असे ते चित्त तटस्थ रूपाचा आश्रय करून स्थावरात राहते हे ज्ञानश्रेष्ठा त्या चित्ताची मुक्ती फार दूर आहे असे मी समजतो स्थावरातील जीवचित दुःख देणारी होऊन राहते कारण तिची बाह्य व आंतर इंद्रिय लीन झालेली असतात मूक अंध व जड यांच्याप्रमाणे ती तेथे केवळ सत्तारूपाने राहते यावर श्रीराम म्हणाले अहो ज्ञानवंत गुरुवर्य ज्या स्थावरामध्ये जीवचित कर्म ज्ञान इंद्रिय व्यापार शून्य होऊन केवळ सत्तारूपाने स्थित आहे तेथे मुक्ती दूर आहे असे म्हणण्यात आपला हेतू काय आहे कारण त्या स्थितीत मनोनाश आणि वासनाक्षयादी शीघ्र संपादन करता येणे शक्य असल्यामुळे मुक्ती अगदी जवळ आहे असे मला वाटते श्री वसिष्ठांनी सांगितले रामा शास्त्रविहित कर्मानुष्ठानाने चित्तशुद्धी झाल्यावर साधन चतुष्टय संपत्ती सहवर्तमान श्रवण मनन निधिध्यासन केल्याने तत्वसाक्षात्कार होऊन समूळ वासनाक्षय आणि मनोनाश झाल्यामुळे सत्ता सामान्य स्थिती किंवा सामान्य सत्तारूपाने अवस्थान होणे हा मोक्षच आहे तो अनंत मोक्ष पापे व दुर्वासना या बीजांपासून उद्भवलेल्या स्थावर जीवांच्या ठिकाणी अत्यंत दुर्लभ आहे कारण त्यांना शास्त्राधिकारी जन्म दुर्लभ असतो यासाठी बुद्धिपूर्वक विचार करून या नित्यसिद्ध वस्तूला साक्षात जाणणे आणि त्या ज्ञान महात्म्याने सत्ता सामान्य रूपाने अवस्थित होणे हा अनंत मोक्ष आहे तेव्हा आत्मतत्वाला जाणून वासनांचा परित्याग करणे उत्तम होय तसा त्याग केल्यावर जे सत्ता सामान्य रूपाने अवस्थान होते तेच कैवल्यपद होय असे ज्ञाते म्हणतात गुरु व सहाध्यायी यांच्या सहवर्तमान शास्त्राचा विचार करून आणि मननपूर्वक निधिध्यासाने तत्वांचे अवलोकन करून सत्ता निष्ठ होणे हे परब्रह्म आहे असे ज्ञानी समजतात बीजात जसा अंकुर त्याप्रमाणे स्थावरात वासना लीन होऊन राहते त्यामुळे ती वासनेची मंदावस्था जणू काही सुशुप्तीच आहे रामा ती स्थिती जन्म देणारी आहे आतील मनन ज्यात झाले आहे व वासना सर्व बाजूनी निजली आहे असे ते सुषुप्त पाषाणादिकांप्रमाणे जडवृत्ती शून्य जरी असले तरी शेकडो दुःखे देणारास जन्म देणारे आहे हे सर्व स्थावराधिक जडधर्मी सुषुप्त पदावर आरूढ झालेले आणि त्यामुळेच पुनः पुन्हा जन्म घेण्यास योग्य आहेत हे साधो ज्याप्रमाणे बीजामध्ये पुष्पाधिक व मातीच्या ढिगात घट आहे त्याप्रमाणे स्थावरामध्ये स्ववासना स्थित आहे ज्यात वासना बीज आहे ते सुषुप्त पण मोक्षरूप सिद्धीला कारण होत नाही तर ज्यात निर्बीज वासना असते ते तुर्यसिद्ध होणारे म्हणून म्हटले आहे वासना अग्नी ऋण व्याधी शत्रू स्नेह वैर व विष यांचा स्वल्प अवशेषही फार पीडा देतो यासाठी वासना बीजाला निशेष जाळून सत्ता सामान्य रूपाने अवस्थित होणारा पुरुष सदेह असो की देहरहित असो तो पुन्हा दुःख भोगणारा होत नाही स्थावरादी वस्तूंमध्ये चितशक्ती वासना बीजरूपी व स्वापधर्मिणी होऊन बीजातील रसाप्रमाणे नित्य स्थित आहे बीजात अंकुरोत्पादन रूपाने जड पदार्थात जड रूपाने द्रव्यात द्रव्य रूपाने शिलादिकात काठिण्य रूपाने भस्मात अनित्य रूपाने धुळीत अणुरूपाने मलिन पदार्थात मालिन्य रूपाने तरवारीत स्थलवारीच्या घारे धारेच्या रूपाने आत्म्याची शक्ती असते तो घटपटादी इतर पदार्थातही त्यांच्या त्यांच्या शक्तिरूपाने स्थित आहे आत्मशक्ती सर्व ठिकाणी सत्ता सामान्य रूपाचा आश्रय करून राहते मेघांचा समुदाय हे ज्याचे आच्छादन वस्त्र आहे अशा आकाशाचा आश्रय करून राहणाऱ्या वर्षा ऋतूप्रमाणे हे रामा ही आत्मशक्ती सर्व दृश्य दशेला व्यापून राहिली आहे अज्ञानाने आच्छादित झालेल्या या चितशक्तीचे हे रूप मी सांगितले त्याचा विचार केला असता ते असर्व ठरते पण विचार करीपर्यंत ते सर्व सर्वत व्यापी आहे असेच वाटते असत्य माझ्या विकाराशी तादात्म्य पावल्यामुळे ते असन्मय असूनही सन्मय असे वाटते ही आत्मदृष्टी जोपर्यंत अदृष्ट वा अज्ञात असते तोवर ती संसार वा भ्रम देते पण तीच दृष्ट किंवा ज्ञात झाली म्हणजे सर्व दुःखांचा क्षय होतो हिचे जे अदर्शन त्यालाच विद्वान अविद्या असे म्हणतात अविद्याच जगाचे कारण आहे तिच्यापासूनच सर्व प्रसृत होते ही अविद्या स्वरूप शून्य आहे परंतु जो पाहावे तोच ती उन्हातल्या बर्फाच्या कणाप्रमाणे तत्काळ वितळून जाते जसा झोपेतून जागा होणारा मनुष्य मनात जेव्हा थोडासाही विचार करतो आहे तोच त्याची निद्रा नाहीशी होते प्रकाशाचा उदय होताच अंधकार जसा नष्ट होतो त्याप्रमाणे असत वस्तूचा आपण जेव्हा विचार करू लागतो ही वस्तू कशा प्रकारची आहे असे जो आपण पाहू लागतो तोच ती नष्ट होते अविद्या क्षीण होते हातात दिवा घेऊन जर कोणी अंधकाराला शोधायला गेला तर उष्णतेने जसे तूप वितळते तसे सर्व जगातील तम नाहीसे होते ज्ञानाने अविद्येसह सर्व जगतही तसेच क्षीण होते दीप लावल्यावर जसा अंधकाराच्या स्वरूपाचा लवलेशही राहत नाही तर केवळ शुद्धास्वरूप अंधकाराचा ध्वंस वा अभाव उत्पन्न होतो त्याप्रमाणे विचार करू लागले असता ही अविद्या कोठेतरी पळून जाते ही अवस्तू असल्यामुळे विचार न केल्यास असद्रूपच दिसते अविद्येच्या अवस्तुत्वाचा त्रैकालिक बाद आहे असेच या अनुभवावरून ठरते जोवर आपण विचारपूर्वक पाहत नाही तोवर काही समजत नाही पण विचार करून पाहिले की अविद्या ती अविद्या आणि जे वस्तुतत्व ते वस्तुतत्वच ठरते रक्त मांस अस्थि यांच्या या सांगाड्यात मी हा कोण आहे जसा जो विचार करू लागावे तो ते सर्व तत्काळ विलीन होते उत्पत्तीच्या पूर्वी व नाशानंतर जगद्रूप सर्व दृश्यांचा विचारयुक्त मनाने परिहार केला असता जो बाकी राहतो त्याला अविद्याक्षय म्हणतात सर्व दृश्याचा बाध झाल्यावर राहणारे जे चिदात्मरूप ते काही आहे किंवा काही नाही असे म्हणता येत नाही ते शाश्वत सद्ब्रह्मच आहे ज्ञानाने अज्ञान निवृत्त होते तेच तत्व व हेच उपादेय आहे ज्ञानानं ज्याचा बाध होतो ते बाध्य दृश्य तत्वशून्य आहे व त्याचा बाध आत्ममात्र आहे ही गोष्ट माया अविद्या इत्यादी नावावरूनच सिद्ध होते त्यामुळे त्यासाठी निराळे प्रमाण हुडकावे लागत नाही जिव्हेच्या योगे येणारा जो खाद्यपदार्थांचा स्वाद त्याला अन्य प्रमाणाची गरज असत नाही अविद्या खरे तर कोठेच नाही हे अखंड ब्रह्मच आहे त्यानेच असत सत इत्यादी कल्पनांनी विस्तार पावलेले हे सर्व दृश्य भूषित झालेले आहे हे ब्रह्म नव्हे असा निश्चय हे एवढेच अविद्येचे स्वरूप आहे आणि हे ब्रह्म आहे असा निश्चय हाच तिचा क्षय आहे घट पट गाडी इत्यादी जगज्जाल हा अपरिच्छिन्न सच्चिदानंद आत्मा नव्हे तर ते त्याहून निराळे आहे अशी आरोपित दृष्टी हीच अविद्या आहे आणि घटपट शकटादी सर्व दृश्य जात हा विभू आत्माच आहे असे जाणणे हाच अविद्येचा नाश आहे सर्व आत्मा आहे असे जाणताच अविद्या गळून गेली असे जाणावे इति श्री वासिष्ठ महामरामायण निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे दशमः स्कर्ग सर्ग श्रीराम